ह्या उभ्या असलेल्या कुठल्याही शिलेदाराला निवडा आणि त्याचा हत्तीसोबत सामना लावा महाराजांच्या ह्या उत्तरानं कुतुबशहा अवाक झाला मित्रांनो हा प्रसंग आहे सोळाशे शहात्तरमधील छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेकडील मोहिमेवर होते आदिलशहाला शह देण्यासाठी त्यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहासोबत हात मिळवणी केली होती आणि त्या संदर्भातच ते भागानगरीत आले होते भागानगरीत महाराजांचं जंगी स्वागत कुतुबशहा तानाशहानं केलं होतं असंच इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असताना कुतुबशहानं मोठ्या कुतुहलानं महाराजांना विचारलं महाराज आपली फौज खूप मोठी आहे पण माझ्या असं लक्षात आलं आहे की तुमच्या फौजेत लढाऊ हत्ती नाही मी तर लढाऊ हत्तींशिवाय फौजेची कल्पनाच करू शकत नाही कुठल्याही लढाईत पहिल्या रांगेत चिलखत घातलेले लढाऊ हत्ती शत्रूवर आक्रमण करण्यासाठी अतिशय उपयोगी असतात महाराज यावर हसले आणि म्हणाले याची दोन कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे आमच्या सैन्याची लढाईची मुख्य पद्धत म्हणजे गनिमी कावा ह्यात वेगवान हालचालींना सगळ्यात जास्त महत्त्व असतं हत्तीमुळं फौजेचा वेग कमी होतो हत्तींमुळं आमची गैरसोयच अधिक होते आणि दुसरं कारण म्हणजे आमचा प्रत्येक मावळा हा हत्तीशी एकट्यानं लढू शकतो तानाशहाला पहिलं कारण पटलं पण दुसरं कारण ऐकून त्याला धक्काच बसला एक साधारण सैनिक हत्तीसोबत लढू शकतो ही कुणाच्याही कल्पनेच्या पलीकडलीच गोष्ट होती महाराज तुम्ही खरं सांगताय एक साधारण सैनिक हत्तीसमोर उभा राहू शकतो आणि लढू शकतो मला विश्वासच बसत नाहीये मग महाराजांनी बाजूला उभ्या असलेल्या शिलेदारांकडे निर्देश करत सांगितलं ह्या उभ्या असलेल्या कुठल्याही शिलेदाराला निवडा आणि त्याचा हत्ती सोबत सामना लावा कुतुबशहानं मग एका पिळदार आणि काटक अशा शिलेदाराकडे बोट दाखवलं आणि म्हणाला मी ह्याला निवडतो हा पिळदार काटक मावळा होता येसाजी कंक हत्तीसोबत सामन्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ निवडली गेली त्यासाठी मैदान सुद्धा तयार करण्यात आलं शहरातही ह्या लढाईबाबत बातमी पसरल्यामुळं लोकांनी ही अनोखी लढाई पाहण्यासाठी खच्चून गर्दी केली होती आणि सामन्याची घोषणा झाली येसाजीनं महाराजांना अदबीनं मुजरा केला त्याच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची भीती नव्हती दोन्ही हातात दोन समशेरी घेऊन येसाजी मैदानात उतरला तो आपली भेदक नजर हत्ती येण्याच्या मार्गावर रोखून सावध पावित्र्यात उभा होता सगळ्या लोकांच्या नजरा हत्ती येण्याच्या मार्गावर रोखल्या गेल्या होत्या आणि हत्तीला साखळ दंडांतून सोडलं गेलं तो एक मस्तवाल आणि कित्येक लढायांचा अनुभव असलेला पहिल्या रांगेतील लढाऊ हत्ती होता आतापर्यंत त्या हत्तीनं कितीतरी सैनिकांना पायदळी चिरडून मारलं होतं लढाऊ हत्तीनं आपली सोंड वरती करून आणि पुढचा एक पाय वर करून भयंकर चित्कार केला त्या आवाजानं गर्दीतल्या सगळ्या लोकांचं काळीज थरारलं येसाजी एखाद्या पुतळ्यासारखा त्याच्या समोर उभा होता हत्तीला येसाजीचा हा आव्हान देणारा आवेश बिलकुल आवडला नाही तो वेगानं येसाजीवर चाल करून गेला सगळ्यांनी आपला श्वास रोखून धरला होता वेगानं येणारा हत्ती येसाजीच्या अगदी जवळ गेला आणि तेवढ्यात येसाजीनं वाघाच्या चपळाईनं बाजूला होत हत्तीला हूल दिली आपली गती थांबवू न शकल्यामुळं हत्ती पन्नास शंभर हात पुढे निघून गेला लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला येसाजी मोठ्या दिमाखात आपल्या हातातील समशेरी पर्जीत हत्तीकडे तोंड करून उभा होता हत्तीनंही आता वळून पुन्हा एकदा चाल करण्याची तयारी केली हत्ती आता चिडलेला होता पुन्हा एकदा त्यानं तो भयंकर चित्कार केला आणि पहिल्यापेक्षाही जास्त वेगानं हत्ती येसाजीवर चालून गेला ह्यावेळी येसाजीनं हत्तीला आपल्या अगदी जवळ येऊ दिलं लोकांचा श्वास गळ्यातच अटकला होता आणि ह्यावेळी येसाजीनं चित्त्यासारख्या वेगवान हालचाली करून हत्तीला पुन्हा एकदा हूल दिली पण ह्यावेळी मात्र हूल देता देता आपल्या उजव्या हातातील समशेरीनं येसाजीनं हत्तीच्या सोंडेवर जोरदार वार केला मित्रांनो हत्तीची सोंड अतिशय नाजूक असते सोंडेवर झालेल्या त्या जबरदस्त घावामुळं हत्ती बिथरला घाबरला आणि ची ची करत मागे वळून पळून गेला लोकांनी पुन्हा एकदा टाळ्यांचा जोरदार कडकडाट केला शिट्ट्यांनी आणि जल्लोषानं वातावरण भरून गेलं येसाजी अजूनही दिमाखात मैदानात उभा होता ही अनोखी लढाई पाहून भारावलेल्या कुतुबशहा तानाशहानं येसाजीला आपल्या गळ्यातला कंठा बक्षीस म्हणून दिला आणि तो महाराजांना म्हणाला महाराज तुमच्या फौजेत तर पन्नास हजार हत्ती आहेत तुमचा प्रत्येक मावळा हा हत्तीच्याच तोडीचा आहे आणि छत्रपती केवळ हसले नमस्कार मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल धन्यवाद